नमस्कार मित्रांनो जेव्हा तुमचा जन्म होतो तेव्हा तुम्ही रडता आणि सगळे जग आनंदते तुमचे आयुष्य अशा रीतीने जगा की जेव्हा तुम्ही मराल त्यावेळी हे जग रडेल आणि तुम्ही आनंदात जाल वर दिलेल्या या सर्वोत्कृष्ट ज्ञानामुळे तुमच्या अंतर्मनाची तार छेडली आहे का तुम्हाला असे वाटते आहे का जीवन तुमच्या हातातून लवकर निष्ठून चालले आहे आणि तुमच्या योग्य आनंदी अर्थपूर्ण आणि सुखी जीवनात जगायची संधी तुम्हाला परत कधीच मिळणार नाही असे असेल तर लीडरशिप गुरु रॉबिन शर्मा यांनी लिहिलेले हे वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक ज्यांनी the monk who sold his Ferrari लिहिले आहे व ज्या पुस्तकामुळे हजारो लोकांचे जीवन बदलले आहे तुम्हाला जीवन नवीन मार्गाने जगण्यासाठी मार्गदर्शक बनेल या पुस्तकात रॉबिन शर्मांनी तुम्हाला तुमच्या जीवनातले सर्वात जास्त अवघड प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय सोपी एकशे एक तंत्र दिली आहेत ज्यामध्ये तणावमुक्तीसाठी आणि काळजीमुक्त जीवन जगण्यासाठी खूप थोड्या लोकांना माहीत असलेल्या तंत्रापासून ते तुमचा वारसा जपण्यासाठी अतिशय उपयुक्त व आनंदाने मार्गक्रमण करण्याची तंत्रे दिली आहेत रॉबिन शर्मा लिखित who will cry when you die याची मराठी आवृत्ती तुमच्या मृत्यूनंतर कोण रडणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्यांना वाचनाची खरंच आवड आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून घ्या ज्यामुळे तुम्हाला नवीन ऑडिओ बुक अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील